अध्याय नववा युधिष्ठिर आदींचे भीष्मांच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग सूत म्हणाली अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता नंतर सर्व धर्माचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जिथे भीष्म पितामह शरशय्येवर पडले होते त्या कुरुक्षेत्रावर गेला शौनकादी ऋषीनो त्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे जुंपले होते अशा सुवर्णजडित रथात बसून ते सर्व पांडव बंधू युधिष्ठिरा मागोमाग गेले व्यास धौम्य आदी सुद्धा त्यांच्याबरोबर होते शौनका भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसली तेव्हा त्या सर्व बंधूंच्या सह युधिष्ठिर यक्ष समुदायात कुबेर शोभून दिसावा तसा शोभून दिसत होता आपले अनुयायांनी भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तिथे गेल्यानंतर पांडवांना दिसले की स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्म पितामह पृथ्वीवर पडले होते सर्वांनी त्यांना प्रणाम केला शौनका भरतवंशाचे भूषण असलेला भीष्म पितामाना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रह्मर्षी देवर्षी आणि राजर्षी तिथे आले होते पर्वत नारद धौम्य भगवान व्यास बृहद्रश्व भारद्वाज तसेच आपल्या शिष्यांसह परशुराम वशिष्ठ इंद्रप्रमद त्रित ग्रत्समत असित कक्षीवान गौतम अत्री विश्वामित्र सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्ध हृदय असणारे महात्मे तसेच शिष्यांसहित कश्यप अंगिरापुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगणही तिथे आले देश काल निर्णय जाणणाऱ्या धर्मज्ञ भीष्म पितामहानी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांचा मनाने व दृष्टीने यथायोग्य सन्मान केला ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते सो लिलेने मनुष्यरूप धारण करून तिथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली पांडव मोठ्या नम्रतेने आणि प्रेमाने भीष्म पितामहाजवळ बसली त्यांना पाहून भीष्म पितामहांचे डोळे प्रेमासरूंनी भरून आली ते त्यांना म्हणाली हे धर्मपुत्रांनो तुम्ही सर्वजण धर्म आणि भगवंताचे आश्रित असूनही तुम्हाला एवढे कष्ट झाले आणि तुमच्यावर एवढा अन्याय झाला अरे रे हे तुमच्या वाट्यास यायला नको होते अतिरथी पांडूच्या मृत्यूसमयी तुम्ही सर्वजण लहान होता त्यावेळी मुले लहान असलेल्या कुंती राणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले जसे ढग वाऱ्याच्या अधीन असतात त्याचप्रमाणे लोकपालासहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन नाही मला तर असे वाटते की तुम्हा सर्वांच्या जीवनात ज्या अप्रिय घटना घडल्या त्या सर्व त्याचीच लिला होईल जिथे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर गदाधारी भीमसेन अस्त्रवेता अर्जुन गांधीव धनुष्य आणि स्वतः श्रीकृष्ण सन्मित्र तिथेही विपत्ती याव्या ना राजा या कालरूप ईश्वराची इच्छा कोणीच माणूस जाणू शकत नाही मोठमोठे ज्ञानी पुरुषसुद्धा याला जाणण्याच्या इच्छेने मोहित होतात हे युधिष्ठिरा म्हणून संसारातील या घटना ईश्वरेच्छेच्या अधीन आहेत त्याला अनुसरून तुम्ही अनाथ प्रजेचे पालन करा कारण आता तुम्हीच त्यांचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थ आहात हे भगवान श्रीकृष्ण साक्षात आदिपुरुष नारायण आहेत आपल्या मायेने लोकांना मोहित करीत यदुवंशामध्ये गुप्त रूपाने हे लीला करीत आहेत यांचा अत्यंत गूढ प्रभाव भगवान शंकर देवर्षी नारद आणि स्वतः भगवान कपिल हेच जाणतात ज्याला तुम्ही आपला मामेभाऊ प्रिय मित्र सर्वात श्रेष्ठ असा हितकर्ता मानता तसेच प्रेमाने ज्याला तुम्ही आपला मंत्री दूत एवढेच काय सारथी बनविता नाही संकोच केला नाही ते श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत हा सर्वात्मा समदर्शी अद्वितीय अहंकार रहित आणि निष्पाप असून उच्च नीच कारणांमुळे कधी कोणात भेदभाव करीत नाही हे युधिष्ठिरा पाहना अशा प्रकारे समदृष्टी असूनही ते आपल्या प्रेमी भक्तांवर किती कृपा करतात आणि केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणत्यागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी मला साक्षात दर्शन दिले योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात त्यामुळे ते कामना आणि कर्मबंधनातून मुक्त होतात प्रसन्न हाशाने रक्त कमलाप्रमाणे अरुण नेत्र असणारे ज्यांचे मुखकमल आहे ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते ते चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग घरीपर्यंत इथेच राहावेत सूत म्हणाले शरशय्येवर पडलेल्या भीष्म पितामहांचे हे बोलणे ऐकून अनेक ऋषींच्या समोरच युधिष्ठिराने त्यांना नाना प्रकारच्या धर्मासंबंधी विचारले तेव्हा तत्ववेत्या भीष्म पितामहानी वर्ण आणि आश्रमानुसार असणारे पुरुषांचे विहित धर्म वैराग्य व आसक्तीमुळे होणारे निवृत्त्यांनी रूप द्विध धर्म दानधर्म राजधर्म मोक्षधर्म स्त्रीधर्म आणि भगवत धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले शौनका त्याचबरोबर धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ त्यांच्या प्राप्तीची साधने याविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागशा वर्णन केले अशा प्रकारे भीष्म पितामह धर्मप्रवचन करीत होते तशात उत्तरायण सुरू झाले इच्छामरणी योगी पुरुष याचीच इच्छा करतात त्यावेळी अतिरथी भीष्मानी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेले आदिपुरुष पितांबरधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले त्यांच्या शस्त्रप्रहारांच्या वेदना भगवंताच्या दर्शनानेच तत्काळ नाहीश झाल्या तसेच भगवन मूर्तींवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले आता शरीर त्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तीचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंताच्या स्तुतीस सुरुवात केली भीष्म म्हणाले माझी अत्यंत शुद्ध आणि कामना विरहित झालेली बुद्धी मी मृत्यूसमयी यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात स्थित राहूनही कधी लिला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्या आहे ज्यावर सूर्यकिरणा समान श्रेष्ठ पितांबर झळकत आहे ज्यांच्या कमलमुखावर कुरळे केस भुरभुर उडत आहेत त्या अर्जुन सखा श्रीकृष्णावर माझे निष्काम प्रेम असो युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरभुर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या तापांच्या धुळीने माखले होते आणि घर्मबिंदू त्यावर शोभत होते मी माझ्या तीक्ष्ण बाणाने ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममान हो आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडवसेना आणि कौरवसेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तिथे थांबून ज्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रुपक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले त्या पार्थ सखा भगवान श्रीकृष्णावर माझे परम प्रेम निर्माण होवो अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा आम्हाला पाहिले तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत झाला त्यावेळी ज्यांनी गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला त्या परमपुरुष श्रीकृष्णाच्या चरणावर माझी प्रीती जडू श्रीकृष्णानं हातात शस्त्र घ्यावयास लावी अशी मी प्रतिज्ञा केली होती ती सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्यांनी आपली शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो त्याप्रमाणे रथाची चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडली आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली आता ताई अशा ही तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्त बंबाळ होऊ लागले होते अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्याकडे येत होते असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असोत अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परमप्रीती निर्माण होऊन युद्धात मरणारे वीर याच रूपाचे दर्शन करीत राहिल्या कारणाने सारुप्य मोक्षाला प्राप्त झाले ज्यांनी हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा मधुर हास्य प्रेमपूर्ण दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रास लिलेत जेव्हा ते श्रीकृष्ण अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन ज्यांच्या लिलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या त्या भगवान श्रीकृष्णावर माझे परम प्रेम राहू युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्यासमोर उभे आहेत जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपामध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपाने भासतात वास्तविक ते एकच आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे सुत म्हणाले अशा प्रकारे भीष्माने आपले मन वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तीनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतली त्यांचे प्राण तिथेच विलीन झाले व ते शांत झाले त्यांना अनंत ब्रह्माचं लीन झाल्याचे पाहून दिवस मावळल्यावर पक्ष्यांचा कलकलाट थांबतो त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले त्यावेळी देवता आणि मनुष्य नगारे वाजवू लागली साधू स्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली हे शौनका युधिष्ठिराने त्यांची अंतक्रिया करवली त्यावेळी काही वेळ ते शोकमग्न झाले त्यावेळी मुनिवर्यांनी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची रहस्यमय नावाची स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपापल्या आश्रमात परत गेले तत्पश्चात भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिर हस्तिनापुरात परत आले आणि तिथे त्यांनी आपले सुलते धर्तराष्ट्र आणि तपस्विनी गांधारी यांचे सांत्वन केले धर्तराष्ट्रांची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन समर्थ अशा राजा युधिष्ठिराने आपल्या वंश परंपरागत साम्राज्याचे धर्माने पालन करण्यास सुरुवात केली या ठिकाणी नववा अध्यायी समाप्त झाला श्रीकृष्णार्पण वस्तू